मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला महाद्वारे नाचे भक्तवृंद मेळा महाद्वारी नाचे भक्तवृंद मेळा कराया सखा नारायण पंढरी सराया सखा नारायण वेड लावी विठ्ठल सावळा वेड लावी विठ्ठल सावळा तुझ्या दर्शनाला महाद्वारी भक्त वृंद मेळा महाद्वारी भक्त वृंद मेळा माझा पाठी राखा धारी माझा पाठी राखा धारी भक्तांचा कैवारी भक्तांचा कैवारी भक्तांचा कैवारी गोकुळी गुंगला मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला महाद्वारी नाचे भक्त वृंद मेरा महाद्वारी भक्त वृंद मेरा निशिदिन झावे श्री राम नाम निशिदिन धावे निशिदिन निश्च दिन भावे मुखी राम नाम जीवा भजनी रङ्गला मन्दिरात् तुझ्या दर्शनाला महाद्वारनाथे भक्त वृंद मेरा महाद्वारनाथे भक्त वृंद